रामकृष्ण गोविंद भागवताचा प्रथम स्कंद आपण चिंतनासाठी घेतला होता प्रथम स्कंधाच्या एकोणीसाव्या अध्यायात म्हणजे प्रथम स्कंधाच्या शेवटी हा खंडाच्या दृष्टीने आणि राजा परीक्षितानी त्या शृंगी ऋषींच्या मुलाच्या शापानंतर प्रायोपवेशनाला बसल्यानंतर तिथे गंगा तटावरती उपस्थित असलेल्या सर्व ऋषी मुनींना प्रश्न विचारला भागवत स्कंध एक अध्याय एकोणीस आणि श्लोक आहे चोवीसावा काय प्रश्न विचारला सर्वांच्यासाठी सर्व अवस्थामध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषाने करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते हा सर्व ऋषींना उपस्थित असलेल्या प्रश्न केला आणि त्यानंतर शुकाचार्य आल्यावर शुकाचार्यांना प्रश्न केला आपण योग्यांचेही परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मर मोक्ष मिळेल त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे कोणता जप करावा कोणते कर्म करावे कोणाचे स्मरण करावे आणि कोणाचे भजन करावे आणि कशाचा त्याग करावा असे एक प्रश्न विचारला आणि त्या एका प्रश्नाला दोन बाजू होत्या दोन बाजू अशा एरवी माणसानं विशुद्ध कर्म कोणतं करावं आणि आसन्न मरण असताना काय करावं आता हा प्रश्न तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाबद्दल माहीत नाही पण शुकाचार्य म्हणाले लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादी बाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा मोठाच आदर करतात प्रवचनाला सुरुवात करताना सामान्यत मार्गदर्शनाला सुरुवात करताना सामान्यत भगवत स्मरण भगवत चिंतन गुरुस्मरण करून मग प्रवचनाला सुरुवात होते इथं शुकाचार्यांनी एकदम एकदम त्या प्रश्नाच्या उत्तरानंच सुरुवात केली ते त्या प्रश्नाने इतके आकृष्ट झाले कि त्यांनी त्याच्यानंतर काही अध्यायानंतर म्हणजे काही वेळानंतर मग ते भानावर आले आणि मग त्यांनी भगवत स्मरण केलेलं आहे इथे परंतु पहिला त्यांचा उत्तराचा भाग प्रश्न सुंदर आहे उत्तम आहे आणि का सुंदर आहे तुझी बुद्धिमत्ता दिसते म्हणून नव्हे लोकहितासाठी आहे माझ्या हितासाठी आहे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं एका प्रश्नाचं दोन प्रश्नांचं एका श्लोकात दोन प्रश्न विचारले त्या दोन प्रश्नांचं उत्तर शुकाचार्य एका श्लोकात देतात वास्तविक माझ्या दृष्टीनं हा एक श्लोक जो आता मी सांगणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर भागवत संपलंच इतका इतका हा महत्वाचा श्लोक आहे महत्वाचा उपदेश आहे सगळ्या भागवताचं सार आहे सार आहे आपण याच्यावर शांतपणानं चिंतन करणार आहोत आपण पण याच्यावर विचार करा आणि काय तो त्याच्यानंतर निर्णय घ्या चिंतनासाठी अत्यंत महत्वाचा श्लोक आहे शुकाचार्य म्हणतात एतावान योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परमपुंसा अंते नारायण स्मृतीही भागवताच्या दुसऱ्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाचा हा सहावा श्लोक आहे भागवताचं मर्म आहे सगळं या श्लोकात काय म्हणतात इथे एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसा अंते नारायण स्मृति मनुष्य जन्माचा हा श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानाने भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे म्हणजे कसे जगावे जीवन असे बनवावे की मृत्यू समय भगवंतांचे स्मरण अवश्य व्हावे कसं जगावं तर तस जगता जगता अंतकाळी भगवंतांचं स्मरण व्हावं त्यासाठी मार्ग कोणते सांगितलेले आहेत एतावान योगाभ्यान स्वधर्म परिनिष्ठया तुम्ही तुमच्याकडे खंड आहेत दोन पॉज करा आणि अकरावा स्कंध विसावा अध्याय आणि सहावा श्लोक काढा तो श्लोक असं सांगतो योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विधित्सया ज्ञानम कर्मच च भक्तिश्च नोपाय न्योस्ति कुत्रचित भगवान श्रीकृष्ण म्हणाले मीच मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी ज्ञान कर्म आणि भक्त भक्ती या तीन योगांचा उपदेश केला आहे पुढचं वाक्य महत्वाचं आहे या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कोठेही नाही मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी कसं जगावं कसं जगावं विचारले त्यांनी तर त्यांनी एकतर तर ज्ञान मार्ग एक तर कर्म मार्ग एक किंवा एकतर भक्ती मार्ग याच जीवनभर आचरण करावं आणि ते आचरण असं करावं की अंतकाळी भगवंतांचं स्मरण व्हावं बस सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन एका श्लोकात झालं ज्ञानमार्ग भक्तिमार्ग कर्ममार्ग या तीनच मार्ग मी पुरस्कृत केलेले आहेत जेणेकरून मनुष्याचं कल्याण होईल तेव्हा त्यानं मनुष्यानं स्वतःसाठी केवळ स्वतःसाठी कुठला मार्ग योग्य तो जाणावं त्या मार्गानं जाऊन त्या मार्गात सांगितलेल्या प्रमाण आचरण करून अंतकाळी भगवंतांचं स्मरण होईल असं जन्मभर जगावं आता ज्यांनी कर्मे आणि त्यांची फळे यापासून विरक्त होऊन त्याचा त्याग केला आहे अशी जी माणसं आहेत ती ज्ञान मार्गाचे अधिकारी होत याच्या उलट ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नसते उलट त्यांची कामना असते त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे बघा कुणासाठी कुठला मार्ग तेही ते सांगतात पण जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही तसेच ज्याला पूर्व पुण्याईमुळे माझ्या कथा इत्यादीमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते त्याला भक्तियोगाने सिद्धी प्राप्त होते आता या तीन श्लोकात तीन मार्गामध्ये तीन मार्ग कुठले तेही भगवंतानी या अकराव्या स्कंधात विसाव्या अध्यायात स्पष्ट करून सांगितलेलं आहे श्लोक सात आणि आठ की कुणासाठी ज्ञान मार्ग आहे कर्म मार्ग कुणासाठी आहे भक्ती मार्ग कुणासाठी आहे उगीच कुणीही कुठलाही मार्ग पत्करू नये माझ्यासाठी या तीन आणि तीनच मार्गापैकी माझ्यासाठी श्रेयस्कर मार्ग कुठला तो जाणावा आपल्या बुद्धीनं आपल्या साठी माझी माझ्या सभोवतालची राजकीय परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती माझी आर्थिक परिस्थिती माझी बुद्धिमत्ता हे सगळं जे काय भगवंतांनी मला दिलेलं आहे माझं सुकृत माझं प्रारब्ध या सगळ्यानुसार मला अनुरूप योग कुठला ज्ञान योग का भक्तियोग का कर्मयोग हे जाणावं आणि त्यानुसार जीवन असं जगावं की जेणेकरून अंतकाळी भगवंतांची आठवण होईल हा या श्लोकाचा अर्थ झाला आता मला सांगा खरंच मला सांगा हवाय का हो मोक्ष आपल्याला हवाय का हो आणि नको असेल त्याचं जर आपल्याला सतत स्मरण नसेल तर तो कसा मिळेल अकराव्या स्कंधामध्ये नवव्या अध्यायाच्या शेवटी हा जो एकोणतीसावा श्लोक आहे त्यामध्ये दत्तात्रेय गुरु चोवीस गुरु केल्यानंतर पंचवीसावा देह गुरु म्हणून जो सांगितलेला आहे मनुष्य देह याला दत्तात्रय पंचवीसावा गुरु सांगतात म्हणतात त्यावेळेला दत्तात्रेय भगवान असं म्हणतात लब्ध्वा सुदुर्लभमिदम बहुसंभवांते मानुष्यमर्थ हलो धीर तूर्ण यतेत न पदे दन मृत्यू यावत निश्रेयसाय विषय खलू सर्व तस्यात अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मानंतर मिळालेले आहे याच्यामुळे परमपुरुषार्थाची प्राप्ती होत होऊ शकते त्याचबरोबर ते नाशही पावणारे आहे हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परमकल्याणासाठी प्रयत्न करावेत कारण विषय भोग तर सर्वत्र मिळतात इथं काय म्हटलेलं आहे तूर्णम येतेत तत्काळ मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तत्काळ मोक्ष प्राप्तीसाठी त्वरा करावी त्वरा करावी म्हणजे याचा अर्थ काय त्वरा करावी म्हणजे पळत सुटायचं का आत्ता या वयात आपण पळायचं कुठं पळायचं कशासाठी पळायचं नाही भागवतात सांगितलंय त्वरा करा त्वरा कराचा अर्थ नीट समजून घेऊ उदाहरणाने मुंबईतलं उदाहरण देतो मुंबईमध्ये संध्याकाळी एखाद दिवशी शनिवारी विशेषत रविवारचा मेगा ब्लॉक डिक्लेअर करतात आणि तो चालू होतो शनिवार संध्याकाळ ते सोमवार पहाट उदाहरणार्थ मग काय होतं शनिवारी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हीटी हून शेवटची लोकल सुटते शेवटची लोकल सात नंतर मग शनिवार रात्री नाही रविवार नाही रविवार रात्री लोकल नाही अशा वेळेला विटीला ऑफिसमध्ये आलेला माणूस सकाळी अकरा वाजता पासून तो तयारी करायला लागतो त्वरा करतो जेणेकरून संध्याकाळची सात किंवा त्याच्या पूर्वीची त्याला लोकल मिळेल तो दिवसभर त्वरेत असतो सगळी कामं पटापट करून बरोबर सव्वा सहाला तो बाहेर पडतो ही जी दिवसभर त्वरा करायची आहे तशी मी जन्माला आल्यापासून त्वरा करतो का मृत्यूचा क्षण गाठायची दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी लग्न आहे घरची गृहिणी जाणार आहे पण घरचे कुणी जाणार नाहीयेत तेव्हा ती गृहिणी सकाळी साडेपाच सहा वाजता उठल्यानंतर त्वरा करते का सडा संमार्जन फुलं काढायची आंघोळ करायची देवपूजा करायची सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आवरावरी स्वतःची करायची आणि बारा वाजून सोळा मिनिटाचा क्षण गाठायचा तिची त्वरा सकाळी साडेपाच वाजता चालू होते लग्न केव्हा आहे बारा वाजून सोळा मिनिटांनी पण ती त्वरा सकाळपासून करते तशी आपण त्वरा करतो का मला मृत्यूचा क्षण केव्हा गाठेल सांगता येत नाही तेव्हा ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन मार्गापैकी मला जो योग्य मार्ग आहे त्या मार्गानं चालत चालत त्वरा करून मी अंतकाळ गाठतो का शुकाचार्य म्हणतात गाठ हे तुझं जगण्याचं आणि मरणाचं कर्तव्य आहे अशासाठी तू जगावस असं जगावस आणि असं मरावस हे झालं नुसतं प्रास्ताविक आपण ह्याच्यावर विस्तृत चिंतन निवांत चिंतन करणार आहोत ते पुढील प्रवचनात रामकृष्ण गोविंद